Listen to lesson number sixteen हे श्रीयुत जोशी आहेत आणि ह्या श्रीमती मालतीबाई गोखले आहेत जोशी साहेब शिक्षक आहेत आणि मालतीबाई शिक्षिका आहेत जोशी साहेब तुम्ही जरा इकडे या हे पुस्तक घ्या जरा पान छप्पन उघडा आणि हा धडा वाचा धडा फळ्यावर लिहू नका फक्त वाचा मुलानो शांत बसा आणि धडा ऐका धड्यात चित्र आहेत ती चित्र पहा जोशी साहेब धडा जरा सावकाश वाचा मालतीबाई जरा इकडे या हे पुस्तक घ्या जरा पान त्र्याऐंशी उघडा आणि ही कविता शिकवा कविता वाचू नका कविता म्हणा मुलानो तुम्ही कविता ऐका गडबड करू नका इकडे लक्ष द्या सुनील गडबड करू नकोस जरा धड्याकडे लक्ष दे जोशी साहेब धडा जरा पुन्हा वाचा मुलानो धडा वहीत लिहा मालतीबाई कविता जरा पुन्हा म्हणा मुलानो कविता पुन्हा ऐका लिसन अँड रिपीट हे श्रीयुत जोशी आहेत हे श्रीयुत जोशी आहेत आणि ह्या श्रीमती मालतीबाई गोखले आहेत आणि ह्या श्रीमती मालतीबाई गोखले आहेत जोशी साहेब शिक्षक आहेत जोशी साहेब शिक्षक आहेत आणि मालतीबाई शिक्षिका आहेत आणि मालतीबाई शिक्षिका आहेत जोशी साहेब तुम्ही जरा इकडे या जोशी साहेब तुम्ही जरा इकडे या हे पुस्तक घ्या हे पुस्तक घ्या जरा पान छप्पन उघडा जरा पान छप्पन उघडा आणि हा धडा वाचा आणि हा धडा वाचा धडा फळ्यावर लिहू नका धडा फळ्यावर लिहू नका फक्त वाचा फक्त वाचा मुलानो शांत बसा आणि धडा ऐका मुलांनो शांत बसा आणि धडा ऐका धड्यात चित्र आहेत धड्यात चित्र आहेत ती चित्र पहा ती चित्र पहा जोशी साहेब धडा जरा सावकाश वाचा जोशी साहेब धडा जरा सावकाश वाचा मालतीबाई जरा इकडे या मालतीबाई जरा इकडे या हे पुस्तक घ्या हे पुस्तक घ्या जरा पान त्र्याऐंशी उघडा जरा पान त्र्याऐंशी उघडा आणि ही कविता शिकवा आणि ही कविता शिकवा कविता वाचू नका कविता म्हणा कविता वाचू नका कविता म्हणा मुलानो तुम्ही कविता ऐका मुलांनो तुम्ही कविता ऐका गडबड करू नका इकडे लक्ष द्या गडबड करू नका इकडे लक्ष द्या सुनील गडबड करू नकोस सुनील गडबड करू नकोस जरा धड्याकडे लक्ष दे जरा धड्याकडे लक्ष दे जोशी साहेब धडा जरा पुन्हा वाचा जोशी साहेब धडा जरा पुन्हा वाचा मुलानो धडा वहीत लिहा मुलांनो धडा वहीत लिहा मालतीबाई कविता जरा पुन्हा म्हणा मालतीबाई कविता जरा पुन्हा म्हणा मुलानो कविता पुन्हा ऐका मुलांनो कविता पुन्हा ऐका ड्रिल्स रिपीटेशन ड्रिल राम इकडे ये राम इकडे ये सीता इकडे ये सीता इकडे ये राम आणि सीता तुम्ही इकडे या राम आणि सीता तुम्ही इकडे या गोविंदराव इकडे या गोविंदराव इकडे या कमलताई इकडे या कमलताई इकडे या गोविंदराव आणि कमलताई तुम्ही इकडे या गोविंदराव आणि कमलताई तुम्ही इकडे या किसन तू दवाखाना उघड किसन तू दवाखाना उघड डॉक्टर साने तुम्ही दवाखान्यात या डॉक्टर साने तुम्ही दवाखान्यात या डॉक्टर औषध द्या डॉक्टर औषध द्या किसन औषध घे किसन औषध घे किसन तू बाहेर जा किसन तू बाहेर जा सदानंद त्या फायली इकडे आण सदानंद त्या फायली इकडे आण फायली टेबलावर ठेव फायली टेबलावर ठेव भाटे तुम्ही जरा फायली बघा भाटे तुम्ही जरा फायली बघा भाटे तुम्ही जरा पत्र लिहा पहाटे तुम्ही जरा पत्र लिहा सदानंद आणि किसन तुम्ही बाहेर थांबा सदानंद आणि किसन तुम्ही बाहेर थांबा चित्रा जरा इकडे ये चित्रा जरा इकडे ये हे पत्र घे हे पत्र घे जरा पोस्टात जा जरा पोस्टात जा आणि हे पत्र जरा पोस्टात टाक आणि हे पत्र जरा पोस्टात टाक सुभाष जरा इकडे ये सुभाष जरा इकडे ये ही सायकल घे ही सायकल घे मंडईत जा मंडईत जा आणि जरा भाजी आण आणि जरा भाजी आण नारायणराव जरा इकडे या नारायणराव जरा इकडे या हा पेपर घ्या हा पेपर घ्या जरा हा पेपर वाचा जरा हा पेपर वाचा आता हा पेपर मिटा आता हा पेपर मिटा प्रमिलाबाई जरा इकडे या प्रमिलाबाई जरा इकडे या जरा ह्या वह्या पहा जरा ह्या वह्या पहा जरा ह्या वह्या तपासा जरा या वया तपासा आणि मग जरा विश्रांती घ्या आणि मग जरा विश्रांती घ्या transformation drill transform the following sentences into the honorific plural by adding the necessary suffixes to the proper nouns. For example, Kamal दार उघड कमल ताई दार उघडा विनया अभ्यास कर विनया ताई अभ्यास करा Shobhana जरा हस शोभनाबाई जरा हसा विवेक रेडिओ ऐक राव रेडिओ ऐका श्रीधर पत्र लिही श्रीधर पंत पत्र लिहा अरविंद हे काम कर अरविंद राव हे काम करा जोशी इकडे ये जोशी साहेब इकडे या जोशीबाई इकडे या साने ही पुस्तक वाच साने साहेब ही पुस्तक वाचा साने बाई ही पुस्तक वाचा affirmative negative days turn the following sentences into the negative Kale saheb दहावा धडा शिकवा काळे साहेब दहावा धडा शिकवू नका जोशी हे स्टूल उचला जोशी हे स्टूल उचलू नका फडके बाई ती खिडकी बंद करा फडके बाई ती खिडकी बंद करू नका मीनाताई गाणं म्हणा मीनाताई गाणं म्हणू नका मधुकर राव मंडईत जा मधुकर राव मंडईत जाऊ नका आशाताई लाडू खा आशाताई लाडू खाऊ नका सरस्वतीबाई सायकल चालवा सरस्वतीबाई सायकल चालवू नका विनायक राव हा सिनेमा पहा विनायकराव हा सिनेमा पाहू नका Turn the following sentences into the affirmative. Bokil दार उघडू नका बोकील दार उघडा चितळे साहेब पुस्तक खाली ठेवू नका चितळे साहेब पुस्तक खाली ठेवा कमलाबाई डोंगरावर चढू नका कमलाबाई डोंगरावर चढा सुहासराव रस्त्यावर धावू नका सुहासराव रस्त्यावर धावा मोहनराव गाणी म्हणू नका मोहनराव गाणी म्हणा देवधर साहेब ह्या फायली बघू नका देवधर साहेब ह्या फायली बघा लिसन टू द कन्व्हर्सेशन हे कोण आहेत हे श्रीयुत पेंडसे आहेत पेंडसे साहेब कोण आहेत पेंडसे साहेब वकील आहेत आणि हा मुलगा कोण आहे हा मोहन आहे नमस्कार पेंडसे साहेब या आत या ना बसा सुशीला चहा आण पेंडसे साहेब चहा घ्या आणि हा चिवडाही घ्या संकोच करू नका मोहन आत ये हा चहा पी आणि तो लाडू खा मोहन ही नीला आहे नीला मोहन बरोबर खेळ मोहन नीला तुम्ही चहा प्या चिवडा खा लाडू घ्या ह्या कोण आहेत ह्या विजयाबाई आहेत विजयाबाई जरा इकडे या हे कुलकर्णी साहेब नमस्कार कुलकर्णी साहेब नमस्कार विजयाबाई कुलकर्णी साहेब तुम्ही जरा थांबा जाऊ नका विजयाबाई तुम्ही सुद्धा जरा थांबा इतक्यात जाऊ नका